ब्रजनाथ आपण कर्मास अनादी का म्हटले आहे बाबाजी समस्त कर्माची जड कर्म वासना असते आणि कर्मवासनेचे मूळ अविद्या आहे मी कृष्णाचा दास आहे याची विस्मृती होण्याचे नावच अविद्या आहे या अविद्येची उत्पत्ती जड काळात नाही ती तटस्थ संधिस्थानी उदित झाली होती म्हणूनच जड काळात कर्माचे मूळ प्राप्त होत नाही हेच कारण आहे की कर्मास अनादी म्हटले गेले आहे ब्रजनात माया आणि अविद्येत काय अंतर आहे बाबाजी माया कृष्णाची शक्ती आहे श्रीकृष्णाने त्या मायाशक्तीद्वारे जड ब्रह्मांडाची सृष्टी केली आहे आणि बहिर्मुख जीवास शुद्ध करण्याकरिता मायाशक्तीस क्रियावती बनविले आहे मायेच्या दोन प्रकारच्या वृत्ती असतात अविद्या आणि प्रधान अविद्या वृत्ती जीवनिष्ठ आहे आणि प्रधान वृत्ती जडनिष्ठ आहे प्रधानामुळेच समस्त जड जगत उत्पन्न झाले आहे तथा अविद्येने जीवाची कर्मवासना जन्मास येते मायेचे आणखीनही दोन विभाग आहेत विद्या आणि अविद्या या दोघांचा संबंध जीवाशी असतो अर्थात ते विभाग जीवनिष्ठ आहेत अविद्यावृत्तीने जीवाचे बंधन होते आणि विद्यावृत्तीद्वारे जीवाची मुक्ती होते अपराधी जीव ज्यावेळी कृष्णोन्मुख होतो त्यावेळी त्याच त्याच्यात विद्यावृत्तीची क्रिया आरंभ होते परंतु जोपर्यंत तो कृष्णास विसरलेला असतो तोपर्यंत त्याच्यात अविद्यावृत्तीचीच क्रिया चालत राहते ब्रह्मज्ञान आदी विद्यावृत्तीचीच क्रिया विशेष आहे विवेकाच्या प्रथम भागात जीवाच्या शुभकृतीचा प्रादुर्भाव होतो आणि अंतिम भागात सुज्ञानाचा उदय होतो अविद्या जीवास आवृत्त करते आणि विद्या त्या आवरणास दूर करते ब्रजनात प्रधानाची क्रिया कशी होते बाबाजी ईश्वर चेष्टारूप काळाद्वारे माया प्रकृती शोभित झाल्यावर सर्वप्रथम महत्त्व उत्पन्न होते मायेच्या ज्या वृत्तीचे नाव प्रधान आहे ती शोभित झाल्यावर द्रव्याची सृष्टी होते महत्त्वाचा विकार उत्पन्न झाल्यावर अहंकार होतो अहंकाराच्या तामस विकाराने आकाश निर्माण होते आकाश विकृत झाल्यावर वायू आणि वायूच्या विकाराने तेज निर्माण होते पुन्हा तेजाच्या विकाराने जल आणि जल विकृत झाल्यावर पृथ्वी निर्माण होते जडद्रव्यांची अशा प्रकारे सृष्टी होत झाली आहे याचे नाव पंचमहाभूत आहे आता पंच पंचतन मात्राची सृष्टी प्रणाली ऐक काळ प्रकृतीच्या अविद्यारूप वृत्तीस शोभित करून महत्त्वाच्या ज्ञान आणि कर्मभावास निर्माण करतो महत्त्वाचा कर्मभाव विकृत होऊन सत्व आणि रजगुणातून ज्ञान आणि क्रियेची निर्मिती करतो त्याच प्रकारे महत्त्व ही विकृत होऊन अहंकार होतो अहंकाराचा स्वीकार झाल्यावर बुद्धी उत्पन्न होते बुद्धी विकृत झाल्यावर आकाशाचा शब्दगुण निर्माण करते शब्दगुणाच्या विकाराने स्पर्शगुण उत्पन्न होतो यात वायूचा स्पर्श गुण आणि आकाशाचा शब्दगुण दोन्हीही आतात यातून प्राण ओज आणि बळाची सृष्टी होते स्पर्शगुण विकृत झाल्यावर तेज पदार्थात रूप स्पर्श आणि शब्दगुण उत्पन्न होतात त्या गुणाचे कालद्वारे कालद्वारा द्वारा विकार झाल्यावर जलात रस रूप स्पर्श आणि गुण आणि शब्द गुणांचा प्रादुर्भाव होतो या विकाराने पृथ्वीमध्ये गंध रस रूप स्पर्श आणि शब्द गुण उत्पन्न होतात या विकारक्रियेत चैतन्य रूप पुरुषाची यथायोग्य सहाय्यता असते अहंकार तीन प्रकारचा असतो वैकारिक तैजस तेजस आणि तामस वैकारिक अहंकाराने द्रव्याची उत्पत्ती होते तैजस अहंकाराने दहा इंद्रिय निर्माण होतात इंद्रिय दोन प्रकारची असतात ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय चक्षु कर्ण नासिका जिव्हा आणि त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत वाणी हात पाय गुदा उपस्थ ही पाच कर्मेंद्रिय आहेत अशा प्रकारे महाभूत आणि सूक्ष्मभूत हे सर्व एकत्रित झाल्यावरही कोणतेच कार्य होत नाही जोपर्यंत त्यात अनुचित जीव प्रवेश करीत नाही परंतु महाभूत आणि स्थूलभूताने बनलेल्या शरीरात अनुचित जीव जसा प्रवेश करतो प्रवेश करता क्षणी सगळे कार्यरत होतात वैकारिक तैजस गुण प्रधान विकृत तामस सोबत मिळून कार्य करण्याकरिता उपयुक्त होतात अशा प्रकारे अविद्या आणि प्रधानाच्या क्रिया होतात माईक तत्वे चोवीस प्रकारची असतात पृथ्वी जल अग्नी वायू आकाश ही पंचमहाभूते गंध रस रूप स्पर्श आणि शब्द या पाच तणमात्रा पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिय मन बुद्धी चित्त आणि अहंकार ही चोवीस तत्वे प्राकृत तत्वे आहेत या चो या चोवीस तत्वांनी घडलेल्या शरीरात प्रविष्ट प्रविष्ट अणुचैतन्य जीव पंचवीसावे तत्व आहे या तथा परमात्मा ईश्वरच सव्वीसावे तत्व आहे ब्रजनात साडेतीन हात लांब या शरीरात सूक्ष्म शरीराचा भाग किती आणि स्थूल शरीराचा भाग किती आहे तसेच या शरीराच्या कुठल्या भागात जीव चैतन्य वास करते बाबाजी पंचमहाभूते पंचन पंचतन मात्रा दहा इंद्रिय हे सगळे म्हणजे स्थूल शरीर आहे मन बुद्धी चित चित्त आणि अहंकार हे सर्व सूक्ष्म अर्थात लिंग शरीरात जे मी आणि माझे असा मिथ्याभिमान करतात तथा त्या मिथ्याभिमानामुळे जे सर्वार्थाने च्युत होतात ते जीव चैतन्य आहेत ते अत्यंत सूक्ष्म आणि जडीय देश काळ आणि गुणांच्या पलीकडील असतात म्हणूनच अत्यंत सूक्ष्म असूनही सर्व शरीरात त्याचा त्याची सत्ता व्याप्त होते जसे हरिचंदन बिंदू शरीराच्या कुठल्या एखाद्या भागावर लावल्याने संपूर्ण शरीरात सुख व्याप्त होते त्याचप्रमाणे अनुमात्र जीव ही समस्त शरीराचा क्षेत्रज्ञ आणि सुखदुःखाचा अनुभव करता आहे ब्रजनात जर जीव कर्माचा आणि सुखदुःखांचा अनुभव करता ठरतो तर ईश्वराचे कर्तृत्वच काय राहिले बाबाजी जीव हेतू करता आहे आणि ईश्वर प्रयोजक करता जीव आपल्या कर्माचा करता होऊन ज्या फळांचा भो फळांना भोगण्याचा अधिकारी असतो तथा ज्या पुढच्या कर्माकरिता तो उपयोगी बनतो त्या फळास भोगण्यात तथा कार्यास कर, कार्य करण्यास करण्यात ईश्वर प्रयोजक करता आहे ईश्वर फलदाता आहे जीव फलभोगता आहे ब्रजनाथ मायाबद्ध जीवांच्या किती प्रकारच्या अवस्था आहेत बाबाजी पाच प्रकारच्या अर्थात आच्छादित चेतन संकुचित चेतन मुकुलित चेतन आणि पूर्ण विकसित चेतन ब्रजनाथ कोणकोणते जीव आच्छादित चेतन आहेत बाबाजी वृक्ष लता तृण पाषाण या योनीस प्राप्त झालेल्या जीवास आच्छादित चेतन म्हटले आहे हे जीव कृष्णदास्यास विसरून मायेच्या जडीय गुणांमध्ये अति अभिनिविष्ट होतात इतके की त्यांच्या चितधर्माचा परिचय लुप्तप्राय होतो केवळ सहा विकारांद्वारे त्यांच्या चितधर्माचा नाममात्र परिचय प्राप्त होतो ही अवस्था जीवाच्या पतनाची परमसीमा आहे अहल्या रामा यमलार्जुन आणि सप्तताल यांच्या पौराणिक गाथांवर विचार केल्यावर उक्त कथनाची पुष्टी होते एखादा विशिष्ट अपराध घडल्यानंतरच तशी गती प्राप्त होते आणि कृष्णाच्या कृपेनेच त्या अवस्था अवस्थेतून मुक्ती मिळते ब्रजनात संकुचित चेतन कोण आहे बाबाजी पशु पक्षी सर्प मत्स्य जलजंतू कीटक पतंग हे सर्व संकुचित चेतन आहेत आच्छादित चेतनाच्या चेतनेचा परिचय प्रायः लुप्त झालेला असतो परंतु संकुचित चेतनेचे चेतनेता चेतनेची चेतनता काही अंशी अनुभव अनुभवत असते असते आहार निद्रा भय इच्छेनुसार गमा गमनागमन आपला अधिकार जाणून इतरांशी लढणे झगडणे अन्याय पाहून क्रोध हे सर्व संकुचित चेतनेमध्ये आढळते यांच्यात केवळ परलोकाचे ज्ञान नसते वानरांच्या दुष्ट बुद्धीमध्ये काही अंशी विज्ञान विचारही पाहावयास मिळतो नंतर काय होईल काय होणार नाही ते याविषयींच्या भावना करतात कृतज्ञता आदी गुणही त्यांच्यात आढळतात काही काही जनावरांमध्ये द्रव्य गुणांसंबंधी ज्ञानही उत्तम असते परंतु इतके असूनही त्यांच्यात ईश्वर ईश्वरी जिज्ञासेची प्रवृत्ती नसते म्हणून त्यांचा चेतन धर्म संकुचित असतो भरत महाराजास मृग शरीराची प्राप्ती झाल्यावरही त्यांच्यात नामाचे ज्ञान होते शास्त्राद्वारे असे जाणले जाते परंतु ही साधारण विधी नाही स्थळविशेषात स्थळविशेषात असे होत होते भरत आणि डुगराज यांना आपल्या अपराधाकरिता पशुयोनीत जन्म घ्यावा लागला होता भगवंताच्या कृपेने अपराधाचा क्षय झाल्यावर त्यांना सदगती मिळाली ब्रजनात मुकुली चेतन कोण आहेत बाबाजी मनुष्य शरीरात बद्ध जीवांच्या तीन प्रकारच्या अवस्था लक्षित असतात त्या अवस्था आहेत मुकुलित चेतन विकसित चेतन आणि पूर्ण विकसित चेतन अवस्था जाती साधारणपणे पाच विभागात पाच भागात विभक्त करता येते नीतिरहित मानव निर्विश्वर निर्वि निरीश्वर नैतिक मानव सईश्वर नैतिक मानव साधन भक्त मानव आणि भावभक्त मानव जे मानव जाणतेपणी वा अजाणतेपणी निरीश्वर आहेत ते एकतर नीतीशून्य असतात किंवा निरीश्वर नैतिक नैतिक नीतीसोबत थोडासा ईश्वर विश्वासयुक्त असल्याने मनुष्य ईश्वर नैतिक म्हणवला जातो शास्त्रीय विधीनुसार साधन भक्तीमध्ये रुची उत्पन्न झाल्यावर त्या साधन भक्त म्हटले जाते आणि ईश्वराप्रती थोडासा अनुराग उत्पन्न झाल्यावर अशा मानवास भावभक्त म्हणतात नीतीशून्य आणि निरीश्वर नैतिक दोन्हीही प्रकारचे मानव मुकुलित चेतन आहेत सहेश्वर नैतिक आणि साधन भक्त विकसित चेतन आहेत तथा भावभक्त मानव पूर्ण विकसित चेतन आहेत ब्रजनात भावभक्तांकरिता किती दिवसांपर्यंत मायाबद्ध राहणे संभव आहे बाबाजी या प्रश्नाचे उत्तर सातव्या श्लोकाच्या व्याख्येत देईन आज रात्र अधिक झाली आहे आता घरी जा ब्रजनात श्रवण केलेल्या तत्वांचे मनन करीत घरी परतले सोळावा अध्याय समाप्त